ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्याय दुसरा अग्निध्र चरित्र शुकाचार्य म्हणाला अशा प्रकारे पिता प्रियव्रत तपश्चर्येत घडून गेल्यानंतर राजा अग्निध्र त्याच्या आज्ञेचे पालन करीत जम्बूद्वीपातील प्रजेचे पुत्रवत पालन करू लागला एकदा पितृलोकाच्या इच्छेने पुत्र प्राप्तीसाठी पूजा साहित्य घेऊन अप्सरांचे क्रीडास्थान असलेल्या मंद्राचलाच्या एका दरीत तो गेला आणि एकाग्र चित्ताने प्रजापतीचे पती ब्रह्मदेव यांची तपश्चर्याने आराधना करू लागला आदिदेव भगवान ब्रह्मदेवानी त्याची अभिलाषा जाणून आपल्या सभेतील गायिका पूर्वचित्ती नावाच्या अप्सरेला त्याच्याकडे पाठवली अग्नित्राच्या आश्रमाच्या जवळ एक अतिशय रमणीय असे उपवन होते तिथे ती अप्सरा विहार करू लागली त्या उपवनामध्ये निरनिराळ्या घनदाट वृक्षांच्या फांद्यावर सुवर्णलता पसरलेल्या होत्या त्यांच्यावर पुष्कळ प्रकारच्या जमिनीवरील पक्ष्यांच्या जोड्या मधुर आवाजात पूजन करीत होत्या त्यांच्या किलबिलाटाने आनंदित झालेले पानकोंबडी करडुआ कलहंस इत्यादी पानपक्षी वेगवेगळ्या तऱ्हेने पूजन करीत होते त्यामुळे तेथील कमलपुष्पाने सुशोभित निर्मल सरोवरे दुमदुमली होती पूर्वचित्तीच्या विलासी हालचालीनी आणि पदन्यासानी पायातील नुपुरांचा झंकार होत होता तो मनोहर ध्वनी ऐकून राजकुमार अग्निध्राने समाधी योगाने बंद केलेली आपले कमल कलीप्रमाणे असलेले सुंदर डोळे किलकिले करून पाहिले तो जवळच त्याला ती अप्सरा दिसली भुंग्याप्रमाणे ती एकेका फुलाजवळ जाऊन त्याचा वास घेत होती तसेच देव आणि मनुष्यांचे मन आणि डोळे आल्हादित करणाऱ्या आपल्या विलासपूर्ण हालचाली क्रीडा लज्जा विनम्र कटाक्ष सुमधुर वाणी आणि अंगविक्षेप पुरुषांच्या मनाचा दरवाजा कामदेवाच्या प्रवेशासाठी उघडित होते ती जेव्हा हसून बोलत असे तेव्हा जणू काही तिच्या मुखातून अमृतमय मधुर मध वाहत आहे असेही वाटत होते तिच्या निश्वासाच्या सुगंधाने मदांध होऊन भ्रमर तिच्या मुखाभोवती फिरत होते तेव्हा त्यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी म्हणून ती झपाझप चालत असताना तिचे स्तन वेणे आणि कमरपट्टा हलत असल्यामुळे सुंदर दिसत होते हे सर्व पाहून कामदेवाने अग्निद्राच्या हृदयात प्रवेश करण्याची संधी घेतली आणि कामातूर तो तिच्या अधीन होऊन तिला प्रसन्न करण्यासाठी वेड्याप्रमाणे म्हणू लागला मुनिवर्य तुम्ही कोण आहात या पर्वतावर तुम्ही काय करू इच्छिता परमपुरुष नारायणांची आपण माया तर नाही ना मित्रा बिनदोरीची ही दोरी धनुष्ये म्हणजे भूया तू का धारण केली आहेस यामध्ये तुझा काही हेतो आहे की या संसाररूपी अरण्यात माझ्यासारख्या बेसावध हरिणाची तू शिकार करू इच्छितोस तिच्या नेत्र कटाक्षाकडे पाहून तुझे हे दोन कटाक्षबाण अतिशय सुंदर आणि धारधार आहेत कमलदलाप्रमाणे हे शांत असून पंख नसले तरी सुंदर आहेत वनात विहार करीत असताना हे बाण तू कुणावर सोडू इच्छितोस तुझ्याशी सामना करू शकेल असा कोणी इथे दिसत नाही तुझा हा पराक्रम आमच्यासारख्या मंदबुद्धीचे कल्याण करू म्हणजे झाली भ्रमराकडे पाहून भगवान तुझ्या चारी बाजूनी जे हे शिष्यगण अध्ययन करीत आहेत ते तर निरंतर रहस्यमय सामगान करीत जणू भगवंताची स्तुतीच करीत आहेत आणि ऋषीगण जसे वेदांच्या शाखांना अनुसरतात तसे हे सर्वजण तुझ्या वेणीतून पडलेल्या फुलांचे सेवन करीत आहेत नुपुरांच्या आवाजाला उद्देशून भ्रमण तुझ्या चरणरूप पिंजऱ्यात तू जो कवडा आहे त्याचा आवाज तर ऐकू येतो परंतु रूप दिसत नाही कमरपट्टा असलेल्या पिवळ्या साडीतील अंगकांती पाहून तुझ्या नितंबावर हे कदंब फुलांचे तेज कोठून आले याच्यावर तर फिरणाऱ्या कोलितासारखे गोलाकार मंडळ दिसत आहे परंतु तुझे वलकल कुठे आहे कुंकुम मंडित स्थानांना उद्देशून द्विजवर तुझ्या या दोन सुंदर उंचवट्यात काय भरले आहे यात काहीतरी अमूल्य असले पाहिजे म्हणूनच तर तुझी कंबर इतकी बारीक असूनही तू त्यांचे ओझे वाहत आहेस तिथे माझी दृष्टी खिळून राहिली आहे आणि हे सुंदरा या उंचवट्यावर तू हा लालसर लेप कसला लावला आहेस याच्या सुगंधाने माझा सगळा आश्रम जरवळला आहे मित्रवर मला तुझा देश तरी दाखवू जेथील निवासी आपल्या वक्षस्थळावर असे अद्भुत अवयव धारण करतात त्यांनी आमच्यासारख्यांचे चित्त प्रक्षुब्ध होते तसेच मुखामध्ये हे हावभाव युक्त मधुर भाषण अधरामृत इत्यादी अद्भुत वस्तू बाळगतात हे प्रियवर तू काय खातोस की ज्यामुळे तुझ्या मुखातून हवन केल्यासारखा सुगंध आहे तू विष्णूचा अंश आहेस का कारण तुझ्या कानात डोळ्यांची उघडजाप न करणाऱ्या माशासारखी दोन कुंडले आहेत तुझे मुख एखाद्या सुंदर सरोवराप्रमाणे आहे त्यात चंचल नेत्र हे भयभीत मासे दंतपंक्ती हे शुभ्र हंस आणि कुरळे केस हे भुंगे आहेत तू जेव्हा आपल्या कोमल हाताने थप्पड मारून हा चेंडू आपटतोस तेव्हा इकडे तिकडे जाणारा तो चेंडू माझ्या डोळ्याबरोबर मनालाही चंचल करतो तुझा हा मोकळा सुटलेला केश संभार तू का बांधून ठेवत नाहीस अरे हा वारा तरी किती दुष्ट आहे तो वारंवार तुझे कटिवस्त्र उडवीत आहे हे तपोधना तपश्चर्या करणाऱ्यांचे तपभ्रष्ट करणारे हे रूप तुला कोणत्या तपाच्या प्रभावाने मिळाले आहे मित्रा काही दिवस तू माझ्याबरोबर राहून तपश्चर्या कर किंवा विश्वविस्तार करण्याच्या इच्छेने ब्रह्मदेवानी तर माझ्यावर ही कृपा केली नाही ना ब्रह्मदेवाने दिलेल्या प्रिय आशा तुला मी सोडणार नाही तुझ्यावर खेळलेले माझे डोळे दुसरीकडे पाहू इच्छित नाहीत हे सुंदरी तुला पाहिजे तेथे तू मला घेऊन चल मी तुझ्याबरोबर येतो तुझ्या सुंदर मैत्रिणीही आपल्याबरोबरच राहतील श्री शुक म्हणाला देवासारखा बुद्धिमान अग्निध्र स्त्रियांना प्रसन्न करण्यात मोठाच कुशल होता याप्रमाणे त्याने प्रेमयुक्त गोडगोड गोष्टी बोलून त्या योगाने त्या अप्सरेला प्रसन्न करून घेतली शौर्यवान लोकात अग्रगण्य अशा अग्निध्राची बुद्धी शील रूप वय ऐश्वर आणि औदार्य यांनी आकर्षित होऊन ती अप्सरा त्या जम्बूद्वीपाधिपतीबरोबर कित्येक हजार वर्षेपर्यंत पृथ्वी आणि स्वर्गातील भोग भोगीत राहिली त्यानंतर अग्निध्राला तिच्यापासून नाभी किमपुरुष हरिवर्ष इलाव्रत रम्यक हिरणमय कुरु भद्रास्व आणि केतुमाल नावाचे नऊ पुत्र झाले अशा रीतीने दरवर्षी एक याप्रमाणे नऊ वर्षात क्रमाने नऊ पुत्रांना जन्म देऊन पूर्वचित्ती त्यांना राजभवनातच सोडून ब्रह्मदेवांच्या सेवेला गेली हे अग्नित्राचे पुत्र मातेच्या कृपेमुळे स्वभावताच सोडवला आणि सशक्त शरीराचे होते अग्निद्राने जम्बुद्वीपाचे विभाग करून त्यांच्यासारख्याच नावाचे नऊ भूखंड बनवले आणि ती एकेका पुत्राकडे सोपवली नंतर ते सर्वजण आपापल्या राज्याचा उपभोग घेऊ लागले दिवसेंदिवस भोग भोगून सुद्धा महाराज अग्निद्र अतृप्तच होता तो त्या अप्सरेलाच परम पुरुषार्थ समजत होता म्हणून त्यांनी कर्माने ज्या ठिकाणी पितृगण आपापल्या सुकृतानुसार निरनिराळे भोग भोगतात त्या अप्सरा लोकाची प्राप्ती करून घेतली पिता परलोकवाशी झाल्यानंतर त्या नऊ भावाने मेरूच्या मेरूदेवी प्रतिरूपा उग्रदृष्टी लता रम्या श्यामा नारी भद्रा आणि देवभीती नावाच्या नऊ कन्याशी विवाह केला या ठिकाणी दुसरा अध्यायी समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण वस्तू